घरात बायजोपीच्या भरात कसाव कराव आराधी आलत दारात बायजोपीच्या भरात कसाव कराव आलत बाई कराव आलत दारात भरात बरं झालं तर आराधी मांदळ गळा घालवली तुझी कवड्याची माळ उद उद बोलतात रोज सांज सकाळ चौक भरतात कारिक खोबर आणि तांदूळ वटीला देतात लिंब आणि नारळ आराधेचा मेळाला झालाय गोळा निघाला तुळजापुराला आणि कस ग तर आलं ते बाय झोपीच्या करत बैजोपीच्या भरात कसव कराव आधी आलस पिचा कसव कराव नवरत्न घटाला सोन्याच उसा आणि चांदीचा कडकन बांधलं त्याच्या घटाला अववल घटाला पूजा होती हऱ्या तुऱ्याची आंबाबाईला आणि कसव कराव, आधी आलं दारात बाई तुम्हीच्या भरत आलात बायझोपीच्या भरात कसव कराव हळदी आलत दारात बायझोपीच्या भरात मी तर भोळ्या मनाची आराधीन जोगव्याला हिंडते पुनवीची गळ्या माळ्या कवड्याची आणि डोईवरती परडी माझ्या बाई फुलाची